धरिते अमृतवीणा अमृतवीणा अमृतवीणा अमृतवीणा करी वै खरी गीत गायना करी वै खरी गीत गायना सूर धरते अमृत वीणा अमृत वीणा पूजा बांधून भाव सुमानी पूजा बांधून भाव सुमानी हात जोडिले सप्त सुरानी हात जोडिले सुरानी देवी शारदा प्रसन्न करुणी करी वंदना रसिक मना सूर धरिते शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी अंधारी हातली गगनाच्या कोंदणी शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी ही रजनी मोहिनी

रात सरली विझले तारे रात सरली विझले तारे पूर्व दिशेला हासू फुटले परिमल उदयित सुटले वारे विझले तारे रात सरली विझले तारे अरुण उषेचा प्रीत मिलनी अरुण उषेचा प्रीत मिलनी कनक केशरी हे जरे कनक केशरी धरे रात सर विबल तारे रात सर विबल तारे